जंगलामधून मुलांना शाळेतून पलीकडे जायला लागायचं महेश त्या मुलाचं नाव काय होत महेश तो महेश जंगलाच्या एका टोकाला राहायचा आणि गावातली सगळी मुलं जंगलाच्या दुसऱ्या टोकाला राहायची आणि शाळा तिकडं होती की नाही रोज सकाळी उठून महेशला जायला लागायचं शाळेमध्ये जंगलातून आणि महेशची आई गरीब होती ती महेशला म्हणायची महेश आपण खूप गरीब आहोत की नाही म्हणून आपल्याला जंगलाच्या ह्या टोकामध्ये राहायला लागतं महेश रडायचं आई सकाळी मी जाताना एकटा राहतो जंगलामध्ये संध्याकाळी येताना मला उशीर होतो शाळा सुटली की जंगलामध्ये असतो अंधार बुडुख आणि मला वाटते भीती महेश आई म्हणाली महेश तू घाबरू नको जंगलामध्ये तुझा दादा राहतो असं खोटं खोटंच सांगितलं महेशच्या आईने महेश म्हणाला काय माझ्या दादाचं नाव माई म्हणाली तुझ्या दादाचं नाव गोपाळ दादा महेश म्हणाला कसा आहे तो गोपाळ दादा आई म्हणाली तो ना तुझ्यासारखा छोटा छोटा आहे पण तुझ्यापेक्षा थोडासा मोठा आहे म्हणून त्याचं नाव गोपाळ दादा त्यांनी पिवळा पितांबर नेसला असो पितांबर नंतर त्याच्या कमरेला शेला बांधला असतो गळ्यामध्ये फुलांची माळ असते डोक्याला मोरांच्या पिसांचा मुकुट असतो आणि पावा वाजला असतो त्याने तोंडावर त्याच्या पावा असतो आणि मुरली पावा म्हणजे मुरली मुरलीचे मंजूळ स्वर ऐकू येतात आणि मग आपण गोपाळदादा गोपाळदादा अशी हाक मारली गोपाळदादा झाडाच्या फांद्या झाडून बाहेर येतो मग माहीत म्हणाला बर माई म्हणाली आई कुठंच सांगितलं गेलो दारा जंगलामध्ये राहतो म्हणून खरं म्हणजे आईला काही जंगलामध्ये जायला कोण राहत नव्हता पण गोपाळदादाला आहे सांगितलं की महेशला भीती वाटू नये ना म्हणून आईने त्याला खोटंच सांगितलं होतं ओके हो नाही मग दुसरा दिवस उजाडला महेश शाळेमध्ये गेला शाळेमध्ये गुरुजी आले होते त्यांनी सगळ्या मुलांना अभ्यास घेतला नंतर दुसऱ्या दिवशी करण्यासाठी अभ्यास दिला संध्याकाळी ठण ठण ठण पाच वाजता शाळा सुटली सगळी मुलं आपल्या आपल्या घरी गेली पण गोपाळदादाचं घर कुठे लांब जंगलात होतं की नाही जंगलाच्या बाहेर गोपाळदादा जंगलातून चालत जायला लागला आणि जंगलातून जाता जाता जाता खूप आतमध्ये पोचला तर सूर्यप्रकाश सगळा कमी झालेला होता जंगलामध्ये सगळीकडे काळोख पडायला लागला होता अंधार पडुक्ख झाला होता मग गोपाळदादाला वाटायला आली महेशला वाटायला आली भीती तेवढ्यात त्याला आठवलं गोपाळदादाची गोष्ट आईने सांगितलं होतं की नाही जंगलावर तुझा भाऊ राहतो गोपाळदादा मग महेश अगदी रडकोंडीला आला कारण वरती सगळे पावसाळी डगभरून आले होते आता कुठल्याही क्षणी पाऊस पडणार होता मग महेश एकदम रडकुंडीला आला तो म्हणला गोपाळ दादा गोपाळ दादा येणार आहे त्याबरोबर एकदम कडकड कडकड कडकड विजा चमकायला लागल्या सोसाट्याचा वारा सुटला आणि दुरून हळूहळू मुरलीचा मंजूळ स्वर ऐकवायला मुरलीचा समोर बघितलं गोपाळला आणि खडखड खडखडखड वीज लागलं सगळी महेशने बघितलं आणि एकदम समोरच्या झाडाच्या फांद्या बाजूला सोडून आतमधून प्रकाश बाहेर आला आणि बघितलं महेशनी तर झाडाच्या वरती एक त्याच्याच वयाचा मुलगा उभा त्यांनी पितांबर नेसला होता त्याच्या कमरेला शेला होता गळ्यामध्ये फुलांची माळ होती डोक्यावरती मुगुट होता मोराच्या पिसांचा आणि तोंडामध्ये त्याच्या पावा होता मुरली आणि मुरलीच्या मंजुळीवर तोच काढत होता त्याबरोबर महेश म्हणाला अरे आपल्या आईने सांगितलं त्याप्रमाणे खरोखरच डारा वाटतं जंगलामध्ये मग महेश म्हणाला डारा ये ना खाली मला घरी नेऊन सोड ना मग गोपाळदाने धाड दिसे खाडावरनं खाली उडी टाकली आणि उडी टाकल्यावरती मग महेशनी गोपाळदाचा हात धरला मग गोपाळा त्याला हळूहळू हळूहळू जंगलाच्या बाहेर नेलं आणि त्याच्या घराच्या वाटेवरती नेऊन सोडलं मग महेश घरी गेला हातपाय तुटले तोंड तुटलं आणि आईला म्हणाला आई आई मला भूक आली जेवायला वाढ माईने त्याला जेवायला दिलं आई म्हणाली अरे आज तर बाहेर एवढा पाऊस पडत होता विजा चमकत होत्या अंधार बुडुख झाला होता आणि तू कसा काय घरी आलास मग महेश आईला म्हणाला आई आई तू मला सांगितलं ना तसं मी आज गोपाळ दादाला हाक मारली आणि गोपाळ खरोखरच मला न्यायला खाली आला होता झाडावरून आईला वाटलं हा काहीतरी खोटं बोलतोय बरं का गोपाळ काही खरं नव्हता आईने खोटंच सांगितलं होतं त्याला मग दुसरा तो गोपाळला होता आपण आईला कुठे माहिती होत महेशलाच फक्त माहिती होतं की नाही मग दुसऱ्या दिवशी महेश पुन्हा उठला मग शाळेमध्ये गेला मग त्याला वाटलं की आपण काल संध्याकाळी येताना कसं गोपाळराजाला बोलवलं होतं की नाही तर आज बघूया गोपाळराजा येतो का म्हणून शाळेत जातानाच तो झाडापाशी गेला आणि त्याने पुन्हा हाक मारली गोपाळदादा ए गोपाळदादा गोपाळदादा ए गोपाळदादा गोपाळ म्हणजे कोण माझ्या रुचा गोपाळ म्हणजे श्रीकृष्ण तर पुन्हा मग आदल्या दिवसासारखाच सोसाट्याचा वारा सुटला कडकड कडकड कडकड विजा चमकायला लागल्या ते मंजूळ स्वर ऐकवायला लागले आणि झाडाच्या फांद्या दूर बाजूला करून आतून छोटासा दादा बाहेर आला मुलाने धाड ही महेशच्या समोर उडी मारली आणि महेशला म्हणाला महेश कशाला मला बोलवलंस मग महेश म्हणाला गोपाळदादा मला तुझ्यावर खेळायचंय आहे गोपाळला म्हणाला खेळायचं असेल तर खेळ पण जास्त वेळ खेळायचं नाही तू शाळेत जायला आलाय शाळेमध्ये जायचं अभ्यास करायचा मोठं व्हायचं आईसारखं भावांसारखं तू संध्याकाळी शाळेत परत घरी जाशील तेव्हा मी तुला खेळायला घेईन आत्ता शाळेत जा बघू मग महेश तडकुंडीला आला मला गोपाळदादा तूच मला शाळेमध्ये पोहोचव ना मग गोपाळदादाने महेशचा हात धरला असा आणि महेशला घेऊन त्या जंगलाच्या पलीकडे दुसऱ्या बाजूला नेऊन पोचवलं मग गोपाळडाला परत जंगलात नेऊन गेला महेश शाळेत गेला दिवसभर शाळा झाली अभ्यास केला दुपारी डबा खाल्ला मुलांच्या घातल्या आणि मग संध्याकाळी पुन्हा महेश घरी आला आला मग त्याने गोपाळदाला थोडा वेळ हाक मारली मग गोपाळदादा पुन्हा झाडावरनं खाली आला आणि महेश खूप खेळला शिवाशिवी खेळला लपाछपी खेळला अशी खूप गंमत दोघांनी मिळून केली बरं गोपाळदादा आणि महेशने मग संध्याकाळ झाली अंधार बुडूक खरा तशी मग गोपाळदादा म्हणाला की आता मी माझ्या झाडावरती जातो तू आता घरी जा मग गोपाळदादानी महेशदाच्या घरापर्यंत नेऊन सोडलं मग घरापाशी नेऊन सोडल्यानंतर महेशच्या आईने पुन्हा विचारलं महेशला रात्री की आज जंगलातून एकटा आलास का तर महेश म्हणाला नाही माझ्याबरोबर गोपाळदादा होता मग असेच बरेच दिवस गेले रोज महेश शाळेत जायचा जाताना गोपाळला त्याला हाक मारायचा गोपाळला त्याला शाळेपर्यंत पोचवायचा जंगलाच्या दुसऱ्या टोकाला संध्याकाळी परत येताना अंधार बुडुख व्हायच्या आतमध्ये महेश पुन्हा यायचा जंगलामध्ये आणि गोपाळला त्याला पुन्हा घरापाशी नेऊन सोडायचा असं त्यांचं पुष्कळ दिवस चाललं होतं बरं मग पुढे होता होता होता होता शाळेची परीक्षा आली मग शाळा परिसरानंतर गुरुजींनी ठरवलं सगळ्या मुलांना सांगितलं की मुलांना उद्या आपल्या शाळेमध्ये आहे संमेलन काय डोळे मिटा उद्या आपल्या शाळेमध्ये आहे संमेलन तर सर्वांनी येताना खाऊ घेऊन या मग शाळा सुटली मग मुलं म्हणाली आम्ही बाबा गुलाबजाम आणणार एक मुलगा म्हणाला मी तर श्रीखंड आणणार दुसरा मुलगा म्हणाला मी तर बर्फी आणणार बाबांना सांगून अशी सगळी मुलं बेच केला की आता काय काय आणायचं आपण शाळेच्या समारंभासाठी असं करता करता गोपाळदादाने विचार केला की आपण काय बरं न्यावं त्याला काही सुचे ना कारण त्याची आई होती गरीब त्यांच्याजवळ नव्हते पैसे मग असा विचार करत करत करत मग गोपाळदादा भेटून महेश जंगलातून घरी आला ज्याला महेश तू आज बोलत का नाहीस माझ्याशी खेळत का नाहीस गप्प गप्प का आहेस त्याबरोबर महेश म्हणाला की मी आज नाही तुला उद्या सांगेन मग महेश घरी गेला जेवला आई म्हणाली महेश काही कर तर महेशला काही झोप ये ना माईने त्याला गोष्टी सांगितल्या गाणी सांगितल्या तरी झोप ये ना मग महेश म्हणाला की मला झोप काय नाही सांगू आई म्हणाली सांग महेश म्हणाला की उद्या ना आमच्या गुरुजींनी शाळेमध्ये ना काय काय आणायला सांगितलंय आमच्याकडे संमेलन आहे कोण शिरा आणणार आहे कोणी बटाट्याची भाजी आणणार आहे कोणी पुरणाच्या पोळ्या आणणार आहे गुलाबजाम आणणार आहे श्रीखंड आणणार आहे एक मुलगा बासुंदी आणणार आहे पेढे आणणार आहे बर्फी आणणार आहेत मी काय नेऊ आई तुम्हाला काय देशील आई म्हणाली अरे आपण गरीब आहोत आपल्याकडे पैसा आहेत का काही खाऊ गेला नाही मग गोपाळला म्हणा महेश म्हणाला की मला काहीतरी खाऊ द्यायलाच पाहिजे सगळी मुलं शाळेतली खाऊ आणतात मला खाऊ नाही असं कसं चालेल मग आई म्हणाली चिडवून जा माग तुझ्या गोपाळदाराकडे रोज तुझ्या जंगलामध्ये गोपाळदारा असतो की नाही मग महेश म्हणाला बर असंच करूया आपण गोपाळदाराकडेच मागूया मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळेवर जाताना गोपाळदारा सकाळी गोपाळदादाला महेशने हाक मारली गोपाळदादा आला महेश म्हणाला गोपाळदादा गोपाळदादा आमच्या शाळेमध्ये आज संमेलन आहे सगळी मुलं खवडणार आहेत मला पण गुरुजींनी आणायला सांगितले संमेलनाला खाऊ पण आमची आई गरीब आहे आमच्याकडे पैसे नाहीत मी काय नेणार मग गोपाळदादा म्हणाला तू काही काळजी करू नकोस जरा थांब गोपाळदारा पुन्हा झाडावरती त्याच्या ढोलीमध्ये गेला आणि त्यांनी जाऊन एक मडकं आणलं मातीचं महेशने बघितलं की मातीचं मडकं आहे मग महेश म्हणाला याचं काय करायचं मग गोपाळदादा म्हणाला बघ ते उघडून महेशने उघडून बघितलं तर आतमध्ये होतं गोड गोड दही मग ते गोड गोड दही होतं तर महेश म्हणाला की हे दही मी घेऊन जाऊ का गोपाळराव म्हणाला हो हे दही तू घेऊन जा बघ तरी काय गंमत होते ती मग महेश ते दही घेऊन शाळेमध्ये गेला गुरुजींनी पटांगणामध्ये सगळ्या मुलांना जमा केलं होतं मग वर्गामध्ये एक हलवायचा मुलगा होता त्याने आपल्या दुकानातून वडिलांच्या पेढे बर्फी आणले होते एकाने जिलबी आणली होती एका मुलाच्या आईने गोडाचा शिरा करून दिला होता दुधी हलवा आणला होता गुलाबजाम वेफर्स काजू बेदाणे मनुका अंजिरा जर्दाळू असा किती खाऊ आणला होता मुलांनी पुऱ्या आणल्या होत्या भाजी आणली होती सामोसे आणले होते इडली वडा डोसे अशी किती किती किती खाऊ आणले ते मुलांनी मग सगळे गुरुजींनी एका कोपऱ्यामध्ये ठेवून दिले गोपाळनी पण आपलं गोपाळदादाने दिलं होतं की नाही आपल्या महेशला दह्याचं मडकं ते मडकं छोटंसं महेशनी पण नेऊन कोपऱ्यामध्ये ठेवलं मग जरा वेळ झाली शाळेची मधली सुट्टी झाली मग गुरुजी म्हणाले चला आता मुलांनी काय काय खाऊ आणलं आपण बघू तरी म्हणून मग गुरुजी गेले पटांगणाच्या टोकाला जिथे त्याने ठेवलं होतं की नाही सगळं खाऊ तिथं गेले गुरुजीने बघितले वा वा वा वा वा मुलांनी कोणी पेढे आणलेत कोणी बर्फी आणले कोणी लाडू आणलेत कोणी गुलाबजाम आणलेत गुरुजी एकदम खुश झाले सगळं बघून मग गुरुजी म्हणाले अरे त्या कोपऱ्यामध्ये मातीचं मडकं कोणी ठेवलंय बरा मग त्याने जाऊन बघितलं तर मातीचं मडकं उडून बघितलं वरचं झाकण काढून तर त्यामध्ये होतं दही अरे एवढा चांगला मुलांनी गोड गोड गोड खाऊ आणलाय छान छान छान पुरणाच्या पोळ्या शिरा गुलाबजाम पेढे बर्फी आणले हे दरिद्री मडक्यामध्ये दही कुणी आणलंय डायरेक्ट फेकून हे दही महेश लांबून बघत होता की आपलं मडकं आता फेकून देणार आपलं दही आता फेकून देणार मग त्याला खूप वाईट वाटलं त्याला रडायला लागलं मग गुरुजींनी त्या मडक्यातलं दही दिलं जमिनीवरती ओतून त्यावर जमिनीवरती सगळं दही पडलं मग गुरुजींनी पुन्हा मडकं असं उलट केलं तर काय मडकं पुन्हा दह्याने काठोकाठ भरलेलं गुरुजीला मोठा नवर वाटला अरे आत्ता मी सगळं दही खाली जमिनीवरती फेकून दिलं आणि परत मडकं कसं काय भरलं मग गुरुजींनी पुन्हा मडकं ओतून दिलं त्याबरोबर सगळ्या मुलांनी बघितलं की सगळ्या जमिनीवर दही पडलंय गुरुजींनी पुन्हा हात वरती केला तर काय आश्चर्य पुन्हा सगळं मडकं दह्यानी गच्च भरलेलं मग दहानी मच्छ गच्च मडकं भरलेलं मग गुरुजींनी बघितलं की पुन्हा त्यांनी दह्याचं मडकं ओतून दिलं त्याबरोबर पुन्हा उलटवला बघतात तर पुन्हा आपलं दयाने मडकं भरलेलं त्यांना काही कळ ना की काय चाललंय असं का होतंय मग त्याने विचारलं अरे कोणी रे हे मडकं आणलंय दयाचं मग हळू भीत भीत भीत महेश पुढे आला म्हणाला गुरुजी मी आणले दह्याचं मडकं मग गुरुजी म्हणाले तुला कोणी दिलं दह्याचं मडकं हे तर मग गुरुजी म्हणाले गुरुजींना म्हणाला महेश माझा की नाही जंगलामध्ये दादा राहतो गुरुजी म्हणाले कोण दादा तर महेश म्हणाला त्याचं नाव गोपाळदादा आहे तो गुरुजी म्हणाले खोटं बोलतोस काय रे कसला गोपाळदादा आणि काय मला खोटं सांगू नकोस खरं खरं सांग कुणाकडनं चोरून आणलंस हे जादूचं मडक तर महेश म्हणाला अहो जादू नाही गुरुजी खरंच माझ्या गोपाळदादाने मला दिलंय मग गुरुजी म्हणाले कोण गोपाळदादा कसला गोपाळदादा खोटं बोलतोस काय रे थांब मी तुझ्या आईवडिलांना येऊन सांगतो महेश म्हणाला असं नाही हो गुरुजी मला खरोखरच माझ्या गोपाळला त्यांनी मडकं दिले मी खोटं नाही बोलणार गुरुजी म्हणाले अरे मी त्या जंगलातून नेहमी जातो तिथे कोणी गोपाळला नाही आणि काय नाही आहे तू खोटं सांगतोस काय रे मला मग महेश म्हणाला नाही गुरुजी मी खरं सांगतो मग गुरुजी म्हणाले मुलांना चला रे आपण सगळे आता जंगलामध्ये जाऊया त्या खोटारड्या महेशची आपण चांगली खोडकी जिरवूया मग गुरुजी सगळी मुलं महेश सगळे जंगलामध्ये गेले बरं आणि जंगलामध्ये गेल्यावरती त्या झाडापाशी येऊन उभे राहिले झाडापाशी उभे राहिल्यावरती मग गुरुजी म्हणाले महेशला हा बोला आता तुझ्या गोपाळदादाला झाला मग महेशने जोरात हाक मारली गोपाळ दादा ए गोपाळ दादा गोपाळ दादा ए गोपाळ दादा ये ना ये लवकर ये <laughs> गुरुजी म्हणाले रडून काय उपयोग नाही कोण गोपाळणारा नाही आणि काय नाही तू खोटं बोलतोस आम्हाला फसवतोस तू कुठल्या जादूगाराकडून मडकं आणलंस कुठल्या चेटक्याकडून मंत्र आणलंस कुठल्या मांत्रिकाकडून मडकं आणलंस आम्हाला सांग ज्यातनं दही कधीच संपत नाही सारखं आपलं दही मडकं ओतलं की दही पुन्हा भरून मडकं तयार मडक्यातलं दही ओतून दिलं की पुन्हा मडकं दह्याने भरलेलं मडक्यातलं दही पुन्हा ओतून दिलं की पुन्हा मडक्यातलं दही भरलेलं कुठलं आणलं सांग मग शेवटी महेश हाका मारून मारून कंटाळला गोपाळदादा ए गोपाळदादा ये बघ मला सगळी शाळेतली मुलं गुरुजी खोटारडा म्हणतात मी काय खोटारडा आहे का तुला माहिती आहे मी खोटारडा नाही आहे माझी आई गरीब आहे पण मी खोटं कधी बोलत नाही शिवाजी खेळतो ती येऊन सांग ना पुष्कळ वेळ झाला तरी महेश काही हक्का मारायला थांबे ना आणि गोपाळदादा काही बाहेर ना मग शेवटी खूप रडायला एकदम आभाळामध्ये काळे काळे डग भरून आले कडकड कडकड कडकड कड विजा चमकायला आल्या सोसाट्याचा वारा सुटला आणि मुरलीचे मंजूळ स्वर लांबून ऐकायला लागले आणि मग ते ऐकत असताना एकदम ज्या झाडाच्या ढोलीमधून गोपाळदारा बाहेर यायचा की नाही तिथून आवाज ऐकू आला महेश मी सर्वांना कधी दिसत नसतो जो माझ्यावरती प्रेम करतो माझ्यावरती भक्ती करतो माझ्यावरती माया करतो त्यालाच फक्त मी दिसतो तुझ्या आईने तुला खोटं सांगितलं की जंगलामध्ये गोपाळदादा राहतो म्हणून पण मी खरोखर जंगलामध्ये राहतो हे कुणालाच माहिती नाही पण जो मला खरोखरच प्रेमाने चांगला भाव मनामध्ये हाक मारेल त्यालाच फक्त मी दिसतो तुझ्या गुरुजींना आणि मुलांना मी दिसणार नाही कारण त्यांची माझ्यावरती भक्ती नाही त्यांचा माझ्यावरती विश्वास नाही त्यांचा माझ्यावरती प्रेम नाही त्यांचा माझ्यावरती भाव नाही म्हणून त्यांना मी दिसणार नाही तू उद्या नेहमीच्या वेळेला ये मी तुला हाक मारीन आणि मग आपण दोघं खेळू गुरुजीना मग गोपाळला म्हणाला गोप गुरुजी मी दिलेलं मडकं जादूचं नाही आहे ज्याची जशी भक्ती त्याचं तसं फळ तुम्हाला हे मडकं दिलेलं आहे त्याच्यातून दही कधीच रिकामा होणार नाही तुम्ही मडकं फोडून टाकलं तरी जरा त्यामध्ये दही असेल कारण तुम्हाला मला दाखवून द्यायचं होतं की लाडू पेढे जिलबी हेच काही जगामध्ये श्रेष्ठ नाही तर माणसाची भक्ती माणसाचं प्रेम हे जास्त महत्त्वाचं असतं मग गोपाळदादा असं बोलून बोलायला थांबला मग महेश जंगलातून बाहेर पडला गुरुजी म्हणाले अरे खरंच की महेश गोपाळदारा म्हणून कोणीतरी होता जंगलामध्ये कोणातरी आवाज आम्ही ऐकला गुरुजी गेले महेशच्या घरी महेशच्या आईला सांगितलं की तुमचा मुलगा किती भाग्यवान आहे त्याला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिलेलं आहे आणि गोपाळदारा बनवून त्याच्यावरती रोज खेळत होते मग आईला पण खूप धन्य वाटलं मग आईने महेशला जेवायला घातलं आणि मग महेश जेवल्यानंतर गादीवरती झोपर होता तर महेशला पण तोंडामध्ये दोन बोट घालून झोपायची सवय होती की नाही मग आईने महेशला जवळ घेतलं असं गोष्ट सांगितली केसातनं हात फिरवला आणि काय म्हणाले डोळे मिट महेश लगेच महेश डोळे मिटले मग महेशला महेश आईनी गोष्ट सांगितली श्यामच्या आईची दुर्वांच्या आजीची कसा आहे श्यामचा मोठा भाऊ आप्पा दापोलीतून आला होता आणि मग दुपारी जेवताना श्यामची आई म्हणाली श्यामला आप्पा बरं नाही ना थोडं साहित्यही वाढते हो मग त्यावर श्याम म्हणाला बघ त्याचे किती लाड करतेस तू आई म्हणाली अरे त्याला बरं नाही आहे म्हणून त्याला मी दही वाढते मग श्याम म्हणाला की अशीच नेहमी तू करतेस त्याला सगळं देतेस आई म्हणाली अरे श्याम दोघं भाऊ तुम्ही ते प्रेमाने वागायचं ती रुचा आणि विक्रम बाबा कसे वागतात मग श्यामच्या आईने श्यामच्या आईला जेवण घालायचे रात्री सगळे एकत्र जमले तिथे एक आजी जमला तिथे आजींचं नाव काय करुच्या दुर्वांची आजी हो की नाही मग पप्पा म्हणाला आजी गाणं म्हण ना आजी म्हणाली कुठलं गाणं म्हणू तर आप्पा म्हणाला चिंटीचं गाणं म्हण श्याम म्हणाला ते नको चिंटीचं गाणं म्हणू बिकाड हो की नाही मग श्यामच्या आई म्हणाली तेच गाणं म्हणावं हा श्याम असाच आहे त्याला नेहमी असंच बोलावं लागतं मग दुर्वांच्या आजीने चिंटीचं गाणं म्हणायला सुरुवात केली मग त्यावर आप्पा आणि श्याम आईच्या मांडीवर डोकरून कसे झोपले होते असे झोपले होते हो की नाही मग श्यामच्या गोष्ट सांगितली कशी एक दिवस श्रीकृष्ण महाराज म्हणजे लहान लहानपणचा आणि मोठे मोठेपणचे श्रीकृष्ण महाराज हा तसे एक दिवस आपल्या महालामध्ये बसले होते आणि हातामध्ये त्यांनी कशी एक सुरी घेतली होती फळ कापायला आणि ती फळ कापत असताना सुरी त्यांच्या एकदम बोटाला कसं लागलं आणि कशी रक्त धार लागली अशी गोष्ट सांगितली आईने मग ती तिकडनं श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा आली त्या सुभद्रेने बघितलं की आपल्या भावाच्या पोटाला रक्ताई धार लागलेली आहे पण ती रक्ताई धार काही केला थांबे ना मग सुभद्रा म्हणाली की माझ्या घरी काही बांधायला चिंधी नाही आहे फडकं नाही आहे कापड नाही आहे मग तेवढ्यामध्ये श्रीकृष्णाची मानलेली बहीण होती द्रौपदी ती तिकडे धावत आली तिने पण अंगावरती बरेतरी शेरा नाही शालू तिने बघितलं की आपल्या दादाला खूप पोटाला लागलेला आहे त्यावर तिने मागचा पुढचा न विचार करता फाटकन शालूची चिंदी फाडली आणि चिंदी श्रीकृष्ण महाराजांच्या पोटावरती बांधली आणि तो कसा शालू नेसला तर भरजरी पितांबर नेसले ते द्रौपदी भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण पाठची बहीण झाली वैरीण द्रौपदीने काय केलं बस सुभद्रा काय म्हणाली माझ्या घरी नाही एकही चिंधी मग सुभद्राने काय केलं सुभद्रा बोलली शालूनी पैठणी माझ्या घरी नाही पण एकही चिंधी द्रौपदीने काय केलं लाख मोलाचे वसन दिले फाडून द्रौपदीशी बंद शोभे नारायण अशी तिची गोष्ट आली भर जरी ग बर दिला फाडून द्रौपदीची करतो मी द्रौपदीची बंद शोभे नारायण बर का मग हो, टेप करून ठेवली ते मी आता हे बघ ऐक ना गाणं म्हणून झाल्यावरती सुद्धा काही आमच्या महेशला झोप ये ना महेश आईने महेशला असं मांडील घेतलं कसं घेतलं असं मांडील घेतलं हां आणि महेशला म्हणाली महेश डोळे त्यावर महेश कसे डोळे मिटले असतील मग महेश म्हणाला आई काल ते चांगलं गाणं म्हण ना माईने कुठलं गाणं म्हटलं असेल रमला कुठे ग रमला कुठे ग पाना का अजूनी येईना का अजूनी येईना रमला कुठे ग कान्हा रमला कुठे ग कान्हा का जुनी येईना ग काजुनी लाग ग रमला कुठे गाना रमला कुठे गाना मुरलीचा मंजुळ सूर मग तो काना काही केल्या घरी येणार ना मग नुसताच मुरलीचा विचारते की मुरलीचा मंजूळ सूर कुठे दूर घुमतोय का बरं ऐका बरं कोणीतरी जाऊन तू डोळे टाकू तर गोष्ट सांगेन मुरलीचा मंजुळसूर कुठे दिसतोय का बघायला घुमतोय का तिथे लोक जाऊन बघून आले तर मुरलीचा मंजूळसूर कुठे घुमत नव्हता मग सगळ्या लोकांना चारी दिशाला बघायला पाठवलं की कान्हा कुठे गेला रमलाय कुठे काना का अजूनही येईना मुरलीचा मंजूळ सूर घुमतो का कोठे दूर लागे जिवा हुर हुर कुठे शोधू बाई तान्हा श्रमला कुठे ग काना मग बाई तिन्ही सांजा झाल्या म्हणजे, म्हणजे तिन्ही सांजा म्हणजे संध्याकाळ झाली म्हणजे आई शाळेत आली की तू कशी झोपाळ्या तू आणि बोक्या खेळायला जाता की नाही त्याला म्हणायचं तिन्ही सांजा म्हणजे संध्याकाळ होते अंधार बुडुख होतो त्याला म्हणायचं तिन्ही सांजा गाई घरा परत आल्या डोळे मिटत आहे म्हणजे तिन्ही सांजा आले ना अंधार बुडुख झाला की पाखरं आपल्या घरी जातात मैना आपल्या घरी जातात चिवते आपल्या घरी जातात पोपट आपल्या घरी जातो हे सगळी मुलं आपल्या माणसं आपल्या घरी जातात तशी गायी पण घरी जातात आता तिन्ही सांजा झाल्या अंधार बुडुक्क झाला सगळी पाखर आपल्या घरी गेली गायी घरी गेल्या तरी सुद्धा अजून काना घरी का नाही आला असा आई म्हणते म्हणून मग ती म्हणते की रमला कुठे ग काना का अजूनही ना मुरलीचा मंजुळ सूर घुमतो का कोठे तूर म्हणजे बासरीचा मंजूळ सर कुठं ऐकू येतं का तुम्हाला कोणाला ऐकू येत नसेल तर काय ऐकू येत नाही लागे जीवा हुर हुर ऐकू येत नाही म्हणून माझ्या जीवाला हुरहुर लागलेली आहे की अजून का ऐकू येत नाही आहे आवाज का ऐकू येत नाही आहे असं मुरलीचा मंजूर सोर का कोठे दूर लागे जीवा हुर हुर आवरे ना सुटला पान्हा रमला कुठे ग कान्हा बाई तिनी सांजा झाल्या गैखरा परतल्या नजर नजर आवरे आवरेना सुटला पाना रमला कुठे ग काना बाई तिन्ही सांजा झाल्या गाई घरा परतल्या शिण नी नजरा शिण द्या कुठे शोधू माझा ताना कुठे शोध